साखळीचे अभंग तुकाराम महाराज श्री तुकाराम महाराज सदैह वैकुंठाला गेल्याचे कळताच त्यांचे शिष्य इंद्रायणीवर गेले व तेथे श्री तुकारामांचे दर्शन झाल्याशिवाय अन्न घ्यायचे नाही असा निश्चय करून राहिले तीन दिवसानंतर पंचमीच्या दिवशी आकाशातून त्यांचे टाळ गोदरी व बारा अभंग खाली आले ते हे बारा अभंग साखळीचे अभंग या नावाने प्रसिद्ध आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय अभंग एक जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी नरदेहा येऊनी हानी केली रजतम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी अभंग दोन अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी आडमार्गी कोणी जन जे जातील त्यातून काढील तो ज्ञानी तोचि ज्ञानी खरा तारी दुजी आसी वेळोवेळा त्यासी शरण जावे आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धरील सर्वाचे तो शरण गेलिया काय होते फळ तुका म्हणे कुळ उद्धरिले अभंग तीन उद्धरिले कुळ आपण तरला तोची धन्य झाला त्रैलोक्यात त्रैलोक्यात भला अद्वैती निमाला योग जो साधिला साधन बरे बरे जे साधन सुख शांत मन क्रोध नाही जाण तिळभरी तिळभरी दोष नाही चित्त ते निर्मळ तुका म्हणे जळ गंगेचे ते अभंग चार जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मना भगवंत जाण तया जवळी तया जवळी देख भावे उभा स्वानंदाचा गाभा तया दिशे तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण अनुभवी खूण जाणती हे जाणती हे खूण स्वात्मा अनुभवी तुका म्हणे पदवी ज्याची त्याला अभंग पाच ज्याची त्याला पदवी येराला न साजे संताला उमजे आत्मसुख आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञानदृष्टी वावगे चावटी नका करू नका करू काही संत संग धरा पूर्वीचा दोरा उगबेल उगवेल प्रारब्ध संत संगे करुणी प्रत्यक्ष पुराणी वर्णियेले वर्णियेली कीर्ती नामरूप घोष जातील ते दोष तुका म्हणे अभंग सहा दोष ते जातील अनंत जन्मीचे पाय ते देवाचे न सोडावे न सोडावे पाय ऐसा निश्चय करा आळवा शारंग धरा भाव बळे धरुनी केशवा आणा भाव बळे पापिया नकळे काही केल्या नकळे तो देव सत्संगा वाचुनी वासना जाळोनी शुद्ध करा शुद्ध करा मन वारे देहातीत ओळखा वस्तू ते तुका म्हणे अभंग सात वस्तू ते ओळखा सांडारे कल्पना नका आडराना जाऊ जणी जणी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया आपुलिया जीवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती लीन भावे तुका म्हणे अभंग आठ भूती लीन व्हावे सांगावे न लगेची आता अहंकाराची शांती करा शांती करा तुम्ही ममता नसावी अंतरी असावी दया भूतदया ठेवी तया काय उणे प्रथम साधना हेची असे असे जे साधन जया चित्ती वसे माया जाळ नासे तुका म्हणे अभंग नऊ माया जाळ नासे या नामे करुनी प्रीती चक्रपाणी असो द्यावी असो द्यावी प्रीती साधूचे पायाशी कदा कीर्तनाशी सोडू नये सोडू नये कीर्तन पुराण श्रवण मनन निजध्यासन साक्षात्कार साक्षात्कार झालिया सहज समाधी तुका म्हणे गे उपाधी गेली त्याची अभंग दहा गेली त्याची जाणा तोची ब्रह्म झाला अंतरी निवाला पूर्णपणे पूर्णपणे धाला राहतो कैसारी ती त्याची आता स्थिती सांगतो मी सांगतो मी तुम्हा ऐका मनोगत राहतो मूर्खवत जगा माझी जगात पिशाच अंतरी शहाणा सदा ब्रह्मे जाणा निमग्न तो निमग्न तो सदा जैसा मकरंद अंतर्बाह्य भेद वेगळाले वेगळाले भेद कृप्ती त्या असती हृदगद त्याची गती नकळे कवणा नकळे कवणाला तयाचे ते वर्म योगी जाणे मर्म खूण त्याची खूण त्याची जाणे जे का तैसे असती तुका म्हणे भ्रांती दुजी आला अभंग अकरा तुझी आला भ्रांती भाविकाला शांती साधूची आवृत्ती लीन झाल्या लीन झाल्या वृत्ती ब्रह्मी ते मिळाले जळात आटले लवण जैसे लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर येत नाही खरे त्यातून या त्यासारखी जाणा तुम्ही वृत्ती पुन्हा न मिळती माया जाळी माया जाळ त्यांना पुन्हा रे बाधेना सत्य सत्य जाना तुका मणे अभंग बारा होने आले हे अभंग धाडियेले सांग तुम्हा लागी मे यासी पडता प्रतापे जड़तील पापे जन्मातरीची तया मागे पुढे रक्षी नारायण मांडिल्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट नाशेल कुमती होईल सद्गती येणे पंथे सद्गती झालिया सहज साक्षात्कार होईल उद्धार पूर्वजाचा साधितील येणे इह परलोक सत्य सत्य भाक माझी तुम्हा परोपकारासाठी सांगितले देवा प्रासादिक मेवा ग्रहण करा येणे भवव्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मज टाळ आणि कंथा धाडिले निशाणी घ्या रे ओळखोनी सज्ज न हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहासहित तुका वैकुंठाशी अभंग तेरा सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेमहा अनुभव पहा पदोपदी पदोपदी पहा श्रीमुख चांगले प्रत्यक्ष पावले विठोबाची विठोबाची भेटी घडेल वाचिता तुम्हाला लागे आता सांगितले सांगितले खरे विश्वाची आहिता अभंग वाचिता जे का नर ते नर पठणी जीवनमुक्त झाले पुन्हा नाही आले संसारासी संसार उडाला संदेह फिटला पूर्ण तोच झाला तुका म्हणे अभंग चौदा पाच कोटी एक लक्षाचा शेवट चौतीस सहस्र स्पष्ट सांगितले सांगितले तुके कथुनिया गेला बारा अभंगाला सोडू नका सोडू नका तुम्हा सांगितले वर्मा भवपाश कर्मा चुकतील चुकती आता याती विठोबाची आण करा हे पठण जीवे भावे जीवे भावे करिता होईल दर्शन प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे अभंग पंधरा वेदांचे अभंग केले श्रुती पर द्वादश सहस्र संवितेचे निघंट निरुक्त आणि ब्रह्मसूत्र अवतार सहस्र उपग्रंथ अभंगते कोटी भक्तिपर झाले ज्ञानपर बोलले तुकेची पंचाहत्तर लक्ष वैराग्य वर्णिले नामते गायले तितुकेची साठ लक्ष केला बोधया जनासी वर्णिले रूपाशी तितुकेची तीस लक्ष केली देवासी करुणा कर्मकांड जाणा एक लक्ष द्वादश सहस्र स्वात्मानुभव एवं जाणा सर्व संख्या ऐशी ऐसे हे अभंग झालेसे भूतळे बारा अंतराळे पत्रिकेचे चौतीस सहस्र लक्ष एक कोटी पाच नियाशाच गेला तुका अभंग सोळा सगुणे ब्रह्मा विठ्ठलची बोले ऐक वहिले तुकारामा तुकारामा तुवा केले जे अभंग करीती जे का जगी नित्य पाठ जगी पाठ करिता आवडी सद्भावे विपत्ती न होय त्या प्राण्याशी प्राण्याचे कल्याण होईल बापा हे भावे वाचिता हे नित्य नेमे नेमे संकष्टाशी करी अकरा पाठ विघ्न त्याचे स्पष्ट दूर्य होय दूर होय विघ्न विठ्ठल म्हणे तुकया शेवटी निज ठाया देईन मी